नमस्कार ओम शांती आज आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत संभाजीनगर वाळुंजवरून doctor Sandeep Shelke sir sir नमस्कार कसे आहात आपण नमस्कार आणि एकदम नेहमीप्रमाणे छान आहे आणि अतिशय छान आहे मधुबन रेडिओमध्ये आणि माउंट आबूला आल्यानंतर सर मला एक विचारायचं की सर्वप्रथम आपल्या रेडिओच्या माध्यमातून बरेच लोक ऐकतात सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय करून द्या तर मी डॉक्टर संदीप शेळके होमिओपॅथिक तज्ज्ञ आहे आणि होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये एच ओ डी आहे डिपार्टमेंट ऑफ सायकॅट्री आणि माझ्या वैद्यकीय प्रवासात मी अनेक रुग्णांना होमिओपॅथीच्या सहाय्याने आरोग्यासाठी औषध दिलेले आहेत आणि या अनुभवाआधार मी आपल्यासोबत बरीच काही माहिती शेअर करू शकतो येस म्हणजे सर नक्कीच सर आपण ती बातमी ऐकणारच आहोत सर्वप्रथम मला असं विचारावचं वाटतं सर की तुम्ही या क्षेत्राकडे कसं काय आला तुमचं लक्ष होतं का घरच्यांच्या इच्छेमुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये आला फारच छान प्रश्न आहे ॲक्च्युली ज्या ज्या टायमाला आपण शिकत होतो त्यावेळेस असं करिअर गायडन्स किंवा जे आजकालचे जवळ जे फंडाज आहेत हे नव्हते आणि त्यावेळेस माझंही काही असं स्पेशल ध्येय नव्हतं पण माझी ॲक्च्युली मी म्हणजे मला एम बी बी एस करायचं होतं अशी थोडीफार मनात इच्छा होती त्या काळी मला वाटतं पर्सेंटेज बेसवर ॲडमिशन व्हायची तर माझं जवळपास eighty three point two eight percent होतं तर मला एम बी बी एस नाही भेटलं मग मी पुण्याला गेलो आणि फर्ग्युसन कॉलेजला बी एला ॲडमिशन घेतलं आणि सिम्बॉयसिसला सी बी कॉमला ॲडमिशन घेतलं होतं आणि मग त्यावेळेस माझं ध्येय होतं M P S C U P S C करण्याचं पण मग परत मी माझ्या आजोबांकडे शिकायला होतो तर मग त्यांनी मला परत कॉल केला कारण की माझी मावशी ऑलरेडी होमिओपॅथी तज्ज्ञ होती मला आम्ही सगळे सोबतच शिकलो तर मग ते म्हटले की बाळा परत येऊन जा आणि मग माझं परत होमिओपॅथीसाठी ॲडमिशन झालं आणि या क्षेत्रामध्ये माझा प्रवास सुरू झाला अच्छा सर मला होमिओपॅथीबद्दल विचारायचं आहे की जसं ॲलोपॅथी लोकांना गोळी खाल्ल्यानंतर लगेच बरं वाटतं लगेच आराम वाटतो होमिओपॅथीबद्दल तुम्ही काय सांगाल हे बघा प्रथम तर होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी हे टोटल विभिन्न शास्त्र आहे ॲलोपॅथी म्हणजे अँटीपॅथी जसं की तुम्ही बघितलं असेल अँटीबायोटिक कुठला आजार झाला तर ते अँटीपॅथी देतात काहीतरी झालं तर त्याच्या विरुद्ध किंवा काही व्हॅक्सिन घेतली आपण तर तो आजार होऊ नये म्हणून समजा कुत्रं चावलं असेल तर त्याच्या लसपासून ते औषध बनवतात आणि ते देतात मग ते बॉडीमध्ये तुमच्या अँटीबायोटिक किंवा अँटीव्हायरससारखं काम करतं पण होमिओपॅथी हे जे शास्त्र आहे हे सगळ्यात महत्त्वाच्या प्रिन्सिपलवर आहे आधारित सिमिलिया सिमिलिबस क्युरंटर म्हणजे काट्याने काटा काढणे आपल्या मराठी भाषेत बोलायचं म्हणजे तुमच्या स्वतःचे लक्षणं शोधून काढायची प्रॉपर केस टेकिंग घ्यायची आणि त्यानुसार मग योग्य औषध सारखं औषध शोधायचं म्हणजे तुमची पर्सनॅलिटी असेल तशीच पर्सनॅलिटी शोधून खायची किंवा जेव्हा तुम्हाला काही आजार नाही आहे आणि तुम्हाला एक्स वाय झेड औषध खाय एक पदार्थ खायला दिला आणि त्या पदार्थाने तुमच्या बॉडीवर काय रिॲक्शन झाली मग ते जे लक्षण आले आणि जेव्हा तुम्ही आजारी पडणार तेव्हा तसे लक्षण कधी असेल तर ते औषध तुम्हाला मॅच करून द्यायचं दिस इज कॉल्ड ॲज सिमिलिया सिमिलिया सिमिलस क्युरंटर हा झाला त्याचा सिद्धांत आणि दुसरा म्हणजे मिनिमम डोस यामध्ये डोस फार कमी असतो म्हणजे बॉडीमध्ये कुठलीही रिॲक्शन येत नाही मिनिमम डोस यावर आधारित आहे बॉडीमध्ये औषध ट्रेस होत नाही ॲलोपॅथी औषध सपोज तुम्ही पॅरासिटॅमॉल किंवा क्रोसिन खाल्ली तर तुम्हाला ती ट्रेस होते आणि ती कुठे गेली हे कळतं पण होमिओपॅथिक मेडिसिन हे कम्प्लीट तुमचं लो डोसवरती आधारित असतं त्यामुळे बॉडीमध्ये याचं निदान होत नाही आणि शंभर टक्के डायनॅमिक औषध असतं हे आणि पूर्ण लक्षणानुसार सगळे आजारांना बरं करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खायला ह्या गोळ्या गोड असतात आणि कुठलाही साईड इफेक्ट नाही त्यासोबतच तुम्ही जो प्रश्न विचारला की ॲलोपॅथीमध्ये ताबडतोब बरं होतं तसंच होमिओपॅथीमध्ये पण होतं एखादा माझ्याकडे समजा सर्दी खोकला किंवा संडास किंवा एमर्जन्सी पेशंट आला तर त्याला आम्ही आमच्याकडेही एमर्जन्सी औषधी आहेत पण तो त्यावेळेस आमच्याकडे आला पाहिजे आता माझ्याकडे सर्दीचा पेशंट दोन दिवसाची सर्दी असेल तर मी त्याला दोन किंवा तीन महिन्याने बरी नाही करणार माझ्याकडे अशी औषधं आहे की त्याला एक किंवा दोन डोस दिले की ताबडतोब जी सर्दी कमी होणार किंवा त्याला सिव्हिअर पेन आहे दातामध्ये दुखतं आहे कानामध्ये दुखतं आहे तर इमिजिएट औषध आहेत फक्त काय होतं आहे की पेशंटचे थोडे गैरसमज आहे हे दूर झाले पाहिजे पेशंटनी बरोबर डॉक्टरकडे टायमावर रिपोर्ट केलं पाहिजे मग ते ठीक होऊ शकतं आणि जी लोकांमध्ये धारणा आहे की उशिरा औषध काम करतं तर तसं नाही आहे मुळातच पेशंट जो होमिओपॅथीमध्ये येतो हा सगळीकडे फिरून येतो त्याचे जे आजार असतात जसं की संधिवात आहे किंवा मोठे मोठे जे आजार आहेत इम्युनो कम्प्रेस्ड आजार आहेत हे घेऊन येतात ते जे न बरे होणारे आजार होमिओपॅथीमध्ये घेऊन येतात मग आम्ही काय करतो याला प्रॉपर केस टेकिंगने व्यवस्थित औषध देतो आणि काही काळामध्ये काही महिने किंवा काही वर्षामध्ये याला पूर्णपणे बरं करतो अच्छा खूपच छान सारखे तुम्ही सांगितलं की होमिओपॅथी यांच्याकडे येण्याची काळ जो आहे की सगळीकडे पहिल्यांदा पेशंट फिरून जातो आणि फिरतो फिरतो आणि नंतर त्याच्याकडून काय रिझल्ट नाही मिळाला शेवटी तो होमिओपॅथीकडे येतो आणि त्याचे बरेच गैरसमज असतात की होमिओपॅथीने ठीक होईल नाही ठीक होईल का सरांचं असं म्हणणं आहे की होमिओपॅथीने सगळे आजार बरे होतात शंभर टक्के सगळेच आजार बरे होतात कसं असतं की शंभर टक्के कुठलाही आजार बरा होत आजार कोणता हे महत्त्वाचं आहे जे आजार शॉर्ट आहेत बरे होणारे आहेत आता काही जे आजार असतात इम्युनो कम्प्रेस आजार असतात काही आजार असतात फॉर एक्झाम्पल लाईफस्टाईल चेंजमुळे होतात डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे ब्लड प्रेशर हा पण आता ॲलोपॅथीमध्ये काय होतं माहिती का पेशंटची मानसिकता असते आयुष्यभर गोळ्या खायची पण होमिओपॅथीमध्ये आले त्याला वाटतं की मी चार महिने औषध घेतल्यानंतर माझा ब्लड प्रेशर बरा झाला पाहिजे माझा डायबिटीज बरा झाला तर माझ्या मित्रांनो आपल्याला ते नाही करायचं आपल्याला ॲलोपॅथिक गोळी बंद करून होमिओपॅथीवर शिफ्ट व्हायचं आहे विदाऊट एनी साईड इफेक्ट आणि तुमचा लाईफस्टाईल डिसऑर्डर बदलायचा आहे तुम्ही लाईफस्टाईल बदलली तुम्हाला डायबिटीज झाला उलटं करायचं आहे लाईफस्टाईल चेंज करायची सकाळी लवकर उठणे वॉकिंग करणे गोडचं पथ्य करणे आणि वेळेवर व्यायाम करणे हे सगळं बदललं म्हणजेच what you are doing changing your lifestyle म्हणजेच तुमचा लाईफस्टाईल डिसऑर्डर चेंज झाला जे तुमचं वजन वाढलं होतं जे तुमची शुगर वाढली होती ती तुम्ही कंट्रोल केली आणि सोबत होमिओपॅथीसारखे औषध घ्यायचे ब्लड प्रेशरमध्ये तसंच आहे पण थोडंफार काय होतं पेशंटच्या अपेक्षा होमिओपॅथीमध्ये आणि ॲलोपॅथीमध्ये वेगळं आहे तर ती थोडी धारणा बदलली पाहिजे आणि सेफ ट्रीटमेंटमध्ये होमिओपॅथीमध्ये आपण विचार केला पाहिजे खूपच छान प्रकारे सरांनी आपल्याला माहिती दिली आहे की कशा प्रकारे पेशंटनी जर ते पाळलं आणि त्या प्रकारचं डॉक्टर जे सांगतील सजेशन देतील त्या प्रकारे जर आपण आचरणात आणलं तर नक्कीच सगळ्या गोष्टींचा फरक पडत असतो जर आपण उशिरा उठत असलं आणि आपण काय पत्ते पाळत नसेल तर त्याचा विपरीत परिणाम होत असतो लाईफस्टाईल ही सर्वात महत्त्वाची लाईफस्टाईल सर्वांनी चांगल्या प्रकारे केली पाहिजे लाईफस्टाईल चांगल्या असेल तर नक्कीच त्याचा फरक पडत असतो सरांनी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत मला सरांना विचारायचं आहे की सर आहाराबद्दल काय सांगता येईल सगळ्यात महत्त्वाचा औषधानंतर जो नेहमी प्रश्न विचारतात किंवा प्रत्येकाच्या माइंडमध्ये असतो तो असतो आहार सध्याचं जे युग आणि सध्याचे जे लोक आहेत हे झाले फुडी ऑल पीपल म्हणजे आता तुम्हाला कुठे लग्नात जायचं आहे अगोदर आपण पत्रिकेवर बघतो लग्न किती वाजता आहे लग्न कोणाचं आहे आणि जेवायला काय असणार मला तिथे नवरदेव नवरी किंवा नातेवाईकाशी मला काही संबंध नाही that is just a formality तर तो झालाय फुडी आणि किती खायचंय हो. सम उदाहरणार्थ माझा मित्र मला चहा पाजत असेल तर मी दोन पिणार पण मला कधी चहा पाजायचे तो सांगतो मी चहा घेत नाही तर काय की जेवण कुठून भेटते आणि काय भेटतंय पण या गोष्टींचा फ्रीमध्ये वन प्लस वन गुलाबजामुन तर आपण वन प्लस चार खातोय तिथे भरपूर स्वीट्स खातोय आपण दररोज तुमच्या घरी एवढे गुलाबजामुन खाता का किंवा एवढे स्वीट्स खातात का मग लग्नामध्ये एवढं का खाताय आणि वेस्ट पण होते तर तुम्ही नियोजन केलं पाहिजे मी म्हणजे अतिशोक्ती नाही मी कुठेही जेवण करायला गेलो आहोत म्हणजे आता तर एवढं होत नाही पण एक आहार फॉलो केला पाहिजे की मी दोन पोळ्या खातो फार जास्त अडीच खाल्ली पाहिजे जास्त स्वीट्स येते ते कंट्रोल केले पाहिजे आणि जेवणाची वेळ सगळ्यात महत्त्वाची नियमानुसार जे आपले जुने आजोबा आजी किंवा जुने लोक जे करायचे सकाळी दहा अकरा वाजता जेवण करायचे संध्याकाळी सहाला जेवण करायचे दुपारी फार कमी जेवायचे आणि दुपारी झोपायचं नाही मला वाटतं ह्या दोन पथ्य कधी जेवणामध्ये पाळले आणि स्वीटचा आहार म्हणजे आजकाल तर तुम्हाला रील्स आणि व्हिडिओ सगळीकडे सांगतात मीठ आणि मैदा हे दोन गोष्टी साखर मीठ आणि मैदा कधी तुम्ही कमी केलं तर नव्याण्णव टक्के तुम्ही आजार कंट्रोल करू शकता यासोबतच मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आहे व्यायाम व्यायामाचा जोड कधी तुम्ही जेवणाच्या वेळेला आणि कंट्रोल जेवण केलं तर मला वाटतं फार उत्तम राहील प्रत्येकाने सकाळी किमान पंचेचाळीस मिनटं वॉक केला पाहिजे आता नवीन ट्रेंड आहे तुम्हाला वॉकिंगला वेळ नसेल तर you can go for cycling म्हणजे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो मागच्या एक वर्षापासून सायक्लिंगच्या म्हणजे सायकलिंग आम्ही एकदम चांगल्या ग्रुपला जॉईन केलेलं आहे दरवर्षी आमची पंढरपूर वारी असते आणि रेग्युलर सायकलिंग असते सोबतच तुम्ही सायकलिंग कधी करत असाल तर तुम्ही तुमच्या देशाचं पेट्रोल डिझेलही वाचवणार आहे तुमची तब्येत पण चांगली होणार आहे आणि तुम्हाला गाडीचंही मेंटेनन्स नाही सोबतच वॉकिंग करत असेल तर सगळ्यात चांगला व्यायाम फक्त तुम्हाला चांगले शूज पाहिजे बाकी काही लागत नाही आणि वॉकिंग करताना निसर्गाच्या सान्निध्यात ठेवा जिम वगैरेमध्ये किंवा ट्रेडमिलमध्ये वॉक नाही आहे एक प्रॉपर निसर्गाने रुटीन पाहिजे दोन दिवस वॉकिंग केलं चार दिवस केले असं नाही it should be your daily habit माझं नेहमी एक पेशंटला कोट असतो ज्या दिवशी तुम्ही झोपणार नाही ज्या दिवशी तुम्ही जेवण करणार नाही त्या दिवशी तुम्ही व्यायाम करू नका तुम्ही तुम्हाला स्वतःला विचारा असं कधी झालं तुम्ही जेवण नाही केलं तुम्हाला भूक लागते तुम्हाला झोप लागते तुम्हाला व्यायाम लागत नाही त्यामुळे तुम्ही व्यायाम करत नाही तर व्यायाम करा आणि चांगलं आणि निरोगी आयुष्य जगा खूप चांगल्या महत्त्वाच्या टिप दिल्या सर तुम्ही की सर्वप्रथम सांगितलं की योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे की कुठेही फुकट मिळालं म्हणून तुम्ही एक्स्ट्रा आपल्या <laughs> शहरामध्ये टाकणं हे चुकीचं आहे आणि त्याचबरोबर सरांनी अजून टिप्स दिलेल्या आहेत आपल्याला की त्या एक्सरसाइजच्या व्यायामाच्या तुम्ही व्यायाम करणं खूप गरजेचं आहे भले तुम्ही आज बिझी असता व्यस्त असता तरी देखील वॉकिंग करणं महत्त्वाचं सरांनी सांगितलं की सर स्वतः सायकलिंग करतात तर आजच्या पिढीने हे महत्त्वाचं याकडे लक्ष देणं आवश्यक आहे की आपला वॉकिंग सायकलिंग किंवा इतर कुठलाही तरी व्यायाम जरूर आवश्यक आहे तर सर मला जाता जाता या रेडिओच्या माध्यमातून आपल्याला बरेच लोक ऐकतात तर काय संदेश देऊ इच्छिता नेहमी मी सगळ्यांना एकच संदेश देतो जसं की आता थोड्या अगोदर बोललो आहे मी की एक रुटीन फिक्स करा लाईफमध्ये दोन गोष्टी राहिल्या होत्या आपल्या एक तर योग मेडिटेशन हे फार आवश्यक आहे आता मी सायकॅट्रीचं पण एच ओ डी आहे तर मी बघतो नेहमी आता मानसिक आजार फार वाढलेले आहेत मोबाईलचा वापर अति झालेला आहे त्याला योग्य वापर करणे सगळेच सांगताय त्याबरोबर आपण जगूही शकत नाही पण त्याचं एक डिटॉक्सिफिकेशन झालं पाहिजे की मी या वेळेनंतर मोबाईल वापरणार नाही दुसरं म्हणजे नियमित वॉकिंग आहाराचं नियोजन दुपारी कमी जेवणे आणि स्वतःला महत्त्व देणे आणि एक नेहमी मी पेशंटला सांगतो एक वाचनाची सवय लोकांची मला वाटतं आता कमी होत चालली तर थोडं वाचनही केलं पाहिजे आणि मोबाईलमध्ये न वाचता पुस्तकं वाचली पाहिजे न्यूजपेपर वाचला पाहिजे न्यूजपेपरमध्ये तुमच्या बातम्याला महत्त्व नाही आहे त्या तुम्हाला भेटत राहतील पण त्याच्यामध्ये जे ॲडिटोरियल्स आहेत जे काही आता जसं टाइम्स ऑफ इंडियामध्ये स्पिरिच्युअल असं एक आर्टिकल असतं किंवा सगळ्यांचं संपादकीय असतं तर ह्या गोष्टी तुम्हाला नेहमी काम येतील आता मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम घेतो बोलतो तर मला नेहमी जाणवतो किंवा मला बरेच लोक सांग विचारतात की सर बोलताना मग तुम्हाला एवढे पॉईंट्स कुठून तर हे पॉईंट्स तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात कॉन्स्टंट रेग्युलर वाचन वाचन वाचन तुम्हाला वाटतं वाचनाची संस्कृती व्यायामाची संस्कृती हीच सध्याच्या पिढीला आवश्यकता आहे आणि दहाच्या आत घरात आणि झोपणे हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि शक्य म्हणजे ॲक्च्युली तर चार साडेचारला उठलं पाहिजे पण एवढं पॉसिबल होणार नाही नवीन जनरेशनला तर मला वाटतं किमान पाचला सगळ्यांनी उठलंच पाहिजे आणि निसर्गाच्या सानिध्यात जेवढे निसर्गाच्या सानिध्यात राहणार तेवढे तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढणार आणि आजार मला वाटतं शंभर टक्के होणार नाही खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये येऊन सहभागी झालात आणि तुम्ही खूप छान महत्त्वाचे आमच्या श्रोत्यांना टिप्स दिलेल्या आहेत सर्वप्रथम तुम्ही होमिओपॅथीची माहिती दिली की होमिओपॅथी औषध आहे की ती शरीराला काम करतात अनेक आजार बरे करतात शंभर टक्के आजार बरं करण्याचं काम होमिओपॅथी देखील करतात आणि त्याचबरोबर तुम्ही सल्ला देखील दिलात की योग्य आहार आणि योग्य व्यायाम जर तुम्ही घेतला जर तुम्ही व्यायाम करत असाल तर नक्कीच तुम्ही शरीराची प्रकृती ठणठणीत ठेवाल निरोगी राहाल तर मित्रांनो सरांचा हा मोलाचा सल्ला आपण सर्वांनी नक्कीच अंमलात आणूया तर सरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद सगळ्या श्रोत्यांचंही धन्यवाद कलियुगाची रात्र सरली शिव धरा शिव सूर्याले धरा जाग मना तू जाग जरा जाग मना तू जाग जरा जाग मना तू जाग जरा जाग मना तू आता तरी या विषय सुखाला सोडून दे तू तो माझा जाता क्षण हा साधून घेण्या या जन्मी करतो त्वरा या जन्मी करतो त्वरा जाग मना जाग जरा जाग मना